ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमः अध्याय पाचवा गोकुळात भगवंताचा जन्म महोत्सव शुकाचार्य म्हणाला उदार नंद महाराजांना मुलगा झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाला त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार परिधान केले नंतर वेदवेत्या ब्राह्मणांना बोलावून पुण्याह वाचन करून आपल्या पुत्राचा जातकर्म संस्कार केला त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकारांनी सुशोभित दोन लाख गायी दान दिल्या तसेच रत्नी आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेली तिळांचे सात ढीक दान दिले कालगतीने स्नानाने धुण्याने संस्काराने तपश्चर्याने यज्ञाने दानाने आणि संतोषाने द्रव्ये शुद्ध होतात आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होते त्यावेळी ब्राह्मण मंगलमय आशीर्वाद देऊ लागले पौराणिक वंशाचे वर्णन करणारे व स्तुतीपाठक स्तुती करू लागले गायक गाऊ लागले भेरी आणि दुंदुभी वारंवार वाजू लागल्या गोकुळातील सर्व घरांची दारे अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतले गेले त्यामध्ये सुगंधित द्रव्ये शिंपडली गेली त्यांना रंगीबेरंगी ध्वज पताका फुलांच्या माळा रंगीबेरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजवले गेले गायी बैलांनी वासरांच्या अंगांना हळद तेलाचा लेप दिला गेला आणि त्यांना गिरूने रंगवले तसेच मोरपंख फुलांचे हार तरतरेची सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजवले गेले राजा सर्व गोप बहुमूल्य वस्त्रे अलंकार अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराने घेऊन नंदाच्या घरी आले यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींना सुद्धा अतिशय आनंद झाला त्यांनी वस्त्रे अलंकारांनी डोळ्यात काजळ वगैरे घालून त्या नटल्या गोपींची मुखकमले नुकत्याच लावलेल्या कुंकुरूपी परागांनी अतिशय सुंदर दिसत होती मोठमोठे नितंब असलेल्या त्या भेटवस्तू घेऊन लगबगीने यशोदेकडे गेल्या त्यामुळे त्यावेळी त्यांची वक्षस्थळी हलत होती गोपींच्या कानामध्ये चमकणाऱ्या रत्नांची कुंडले झगमगत होती गळ्यामध्ये सुवर्णहार चमचम करीत होती त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती त्यांनी वेण्यांमध्ये घातलेली फुले वाटेत ओघळून पडत होती हातामध्ये बांगड्या चमकत होत्या लगबगीमुळे त्यांच्या कानातील कुंडले वक्षस्थळे आणि हार हलत होते अशा प्रकारे नंदाच्या घरी जाताना त्यांची आगळीच शोभा दिसत होती त्या बाळाला आशीर्वाद देत होत्या की भगवान याचे दीर्घकाळ रक्षण करू असे म्हणून हळद तेल मिश्रित पाणी आजूबाजूच्या लोकांवर शिंपडीत त्या उच्च स्वरात श्रीकृष्णाला उद्देशून गीत गात होत्या सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंदराजाच्या व्रजामध्ये प्रकट झाले तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला त्यावेळी निरनिराळी मंगलवाद्ये वाजवण्यात येऊ लागली आनंदाने बेहोश होऊन गोपगण एकमेकांवर दही दूध तूप आणि पाणी उडवू लागली एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागली आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागली नंद अतिशय उदार होते त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्रे अलंकाराने गायी दिया सूत माघद बंदीजन तसेच नृत्य वाद्य आणि कलांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना नंदानी आनंदाने त्यांनी त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचे कल्याण व्हावे असे त्यांना वाटत होते नंदानी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणीसुद्धा दिव्य वस्त्रे हार आणि गळ्यातील वेगवेगळ्या अलंकारांनी नटून थटून वावरत होती परीक्षिता त्याच दिवसापासून नंदाच्या व्रजामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली आणि भगवान श्रीकृष्णाचा निवास असल्यामुळे तसेच आपल्या स्वाभाविक गुणांमुळे ते लक्ष्मीचे क्रीडास्थळ बनले परीक्षिता काही दिवसानंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसऱ्या गोपांवर सोपवून नंद कंसाला वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेले आपला मित्र नंद मथुरेमध्ये आला आहे असे जेव्हा वसुदेवांना समजले तेव्हा कंसाला कर देऊन आलेल्या नंदाच्या वस्तीस्थानावर ते गेले वसुदेवाना पाहताच नंद ताबडतोब उठून उभे राहिले जणू काही मेलेल्या शरीरात प्राण परत आला आहे त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हात धरून छातीशी कवटाळले हे राजा नंदाने वसुदेवांचा मोठा आदर सत्कार केला ते आरामात बसले त्यावेळी वसुदेवांचे चित्त आपल्या पुत्राकडे लागले होते नंदाना खुशाली विचारून ते म्हणाली वसुदेव म्हणाले बंधो तुझे वय झाले होते आणि आतापर्यंत तुला मुलबाळ झाले नव्हते एवढेच काय आता तुला संतान होण्याची आशाही नव्हती पण तुला आता मुलगा झाला ही मोठी भाग्याची गोष्ट आहे आज आपली भेट झाली ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या प्रियजनांची भेट होणे हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे या संसाराचे चक्र असेच आहे याला तर एक प्रकारचा पुनर्जन्मच समजले पाहिजे जसे नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रारब्ध असणाऱ्या प्रियजनांची सुद्धा इच्छा असूनही एक ठिकाणी राहणे संभवत नाही हल्ली तू आपल्या बांधवासह आणि स्वजनांसह ज्या महावनात राहतोस तिथे पाणी गवत आणि झाडीवेली भरपूर आहेत ना ते जनावरांना अनुकूल आणि रोगराईपासून मुक्त आहेत ना बंधू माझा मुलगा त्याच्या आईबरोबर तुमच्या व्रजामध्ये राहत आहे त्याचे पालनपोषण तू आणि यशोदा करीत आहात म्हणून तो तुम्हालाच आपले मातापिता मानित असेल तो सुखरूप आहे ना ज्यामुळे स्वजनांना सुख मिळते तोच धर्म अर्थ आणि काम शास्त्र विहित आहे ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो तो धर्म अर्थ आणि काम हितकारक नाही नंद म्हणाले कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले शेवटी एक मुलगी वाचली होती ती सुद्धा स्वर्गाकडे गेली प्राण्यांचे सुखदुःख त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते यात काहीही संशय नाही भाग्य हेच प्राण्याचा एकमेव आश्रय आहे जीवनाच्या सुखदुःखाचे कारण भाग्यच आहे हे जो जाणतो तो ते ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही वसुदेव म्हणाले बंधू तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास आपली भेटही झाली आता तू येथे अधिक दिवस राहू नकोस कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकुन होऊ लागले आहेत शुक म्हणाला वसुदेव जेव्हा असे म्हणाले तेव्हा नंदादी गोपानी त्यांचा निरोप घेतला आणि बैल जोडलेल्या सकड्यावर स्वार होऊन त्यांनी गोकुळाची वाट धरली या ठिकाणी पाचवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू